जगनान घुंगरू हरवल गौरीला गावल माझ्या गणान घुंगरू हरवल गौरीला गावल एका वर्षान आपलं दर्शन गणान गौरीला एक

नाही केला त्याचा नाद भंग चुम चुम चनन चुम चुम चनन तळत असा हा रंग वाऱ्या संग वाद टाळ मृदुंग एकटक ध्यान तीन त्याच्या वलावल मन गौरीच त्या माऊलीच आवहर कावल माझ्या गणान घुंगरू हरवल आई गणराज राही बा सर्व ठाई ये वरचा नाव ती गौरी माई ये वरचा नाव नीता ती गौरी माई झोळा भरुनी निरकुन ती त्याला देई नटवून माऊली ती जाई धुंदनाचान आस जोरान दूर भिरकावल माझ्या गणान घुंगरू हरवल गौरी लागावल माझ्या गणान घुंगर एका वर्षान आपलं दर्शन घनान गौरीला धावलं तुर माझ्या गजानना तुर तुला गारान घाली तो माझ माझ्या गाणात तुर नवसाला पावर आज माझ्या गाना तुर आज माझ्या गजानन गजाननातुर तुला गारान घाली तो माझ माझ्या तुरा नवसाला पावर आज माझ्या गजानन तुर तुला गारान घाली तो माझ माझ्या तुरा नवसाला पावर आज